स्वामीनी काया ब्रह्म केली ते अभंग चोवीस शोधिताची नाही म्हणून ओळखतो पायी आता दिसूत ये जना ऐशे करा नारायणा परतोनी मनो गेले ठाईची मरून विसरला तुका बोलो चालू झाला मुका देवा तुमचा शोध आता कोणत्याही प्रकारे मला घेता येत नाही म्हणूनच मी तुमच्याच पायांचा आश्रय घेतला आहे हे नारायणा भगवंता आता मी लोकांच्या दृष्टीला पडू नये असे तुम्ही करा माझे मन आणि माझे देहादी विचार तसेच सर्व प्रापंचिक गोष्टी यामधून परतून स्वस्वरूपाच्या ठिकाणी मुरून राहिला आहे माझे मन स्वरूपामध्ये मुरून गेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात मी आता व्यावहारिक गोष्टी बोलण्या चालण्याचे विसरून गेलो असून जणू काय मी मुकाच झालो आहे रज्जू सर्पाकारू भासयेले जगडंबरू म्हणून आठवती पायू घेतो आलायो बलायो द्रुमाकार लाणी केलो सर्व स्वासी धनी तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका दोरीवर ज्याप्रमाणे सर्पाचा भास व्हावा त्याप्रमाणेच स्वस्वरूपावर हा जगाचा पसारा भासत आहे आणि भगवंताचे सत्य स्वरूपाचे पाय मी जेव्हा आठवतो आणि मोठ्या प्रेमाने आणि कौतुकाने त्याची दृष्टी काढतो त्याची आलायबलाई घेतो हे जे दिसणारे सर्व जग आहे तेच झाडाच्या आकाराच्या शेवटच्या स्वरूपाचे रूप आहे पण मी त्याचे मूळ अनुभवल्यामुळे सर्व अर्थांची तृप्ती झालो आहे जे झाड असतं त्या झाडाचा आकार पानं फुलं फांद्या हा सर्व जगाचा पसार आहे आणि त्याचं मूळ म्हणजे ते ब्रह्मतत्व आहे आणि ते सर्व अनुभवल्यामुळं मी पूर्णपणे तृप्त होऊन गेलोय तुकाराम महाराज म्हणतात मी परब्रह्माच्या तुलनेस उतरलो त्यामुळे सर्व विश्वाला भरून राहून लोकांवर उपकार करण्यासाठीच आता शिल्लक राहिलो आहे तू उदासू परे मी असे उदासू हाची निश्चय माझा मी निश्चया हुनी तुझा सरते कर्तृत्व माझ्याने परेमी त्याही हुन भिन्नू तुका तुकाशी तुकला तुका तुका हुनी निराळा मी स्वतःला या भगवंताचा दास म्हणून घेतो पण खरोखर मी तसा आहे का मी फारच उदास आहे असाच माझा निश्चय झालेला आहे परंतु या निश्चयाहूनही मी पूर्णपणे वेगळा आहे माझ्यामुळे जर सर्व कर्तृत्व पूर्ण होत असेल पण मी या कर्तृत्वाहून पूर्णपणे निराळा आहे म्हणजे माझ्याकडून काही कृती घडून येतात पण त्या कृतीहून तो करणाऱ्याहून मी सर्वस्वी निराळा आहे तुकाराम महाराज म्हणतात मी त्या परब्रह्माच्या तुलनेच उतरलो आहे परंतु खरे पाहिले असता मी त्या तुलनेच्या स्थितीहूनही पूर्णपणे वेगळा आहे विन लाळू ब्रह्मज्ञानी हाती मुक्त आत्मस्थिती सांडविनू ब्रह्मभूत होते कायासु कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा तीर्थ काशी आणि नो आळसू कडू वास करीन भोगू स्वांडविन तपू निधाभिमानू यज्ञ आणि दानू लाजविनू भक्ती भाग्य प्रेमा साधीनो पुरुषार्थो ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा धन्य मनविनो यह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिला जो स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणून घेतो अशा ब्रह्मज्ञानाला सुद्धा मी लाळ घोटायला लावीन आणि आत्मस्थिती ज्यांना प्राप्त झाली आहे अशा मुक्ताना ती स्थिती सुद्धा सोडायला लावीन कारण या श्रीहरीच्या या कीर्तनामध्ये शरीरच ब्रह्मरूप होऊन जाते आणि देवास ऋणी करण्याचे भाग्य भोगायला मिळते तीर्थयात्रा करणारे जे कोणी आहेत त्यांना मी आळस आणवीन आणि स्वर्गवास आणि त्या ठिकाणचे अनेक प्रकारचे जे भोग असतात यांना मी कडवट करून टाकीन म्हणजे आमच्या या कीर्तन रंगाच्या प्रमानुभूतीमध्ये स्वर्गाचे भोग सुद्धा कडू वाटायला लागतील जे कोणी तपोनिधी आहेत त्यांचा अभिमान मी दूर करीन आणि यज्ञ आणि दान करणाऱ्यांना सुद्धा मी लाजवीन भक्तीच्या प्रेमाने आणि भाग्याने मी परमेश्वरास जाऊन मिळण्याचा पुरुषार्थ साधीन परब्रह्माचा जो अर्थ आहे तो स्वतःचा ठेवा असल्यासारखे करीन तुकाराम महाराज म्हणतात या लोकांमधील लोकांकडून मी अशा म्हणून घेईन की आम्ही भाग्यवान आहोत आम्ही धन्य आहोत कारण आम्ही श्री तुकाराम महाराजांना पाहिलेला आहे संसाराची अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आता हे सोवळे झाले त्रिभुवन विषमधोवनी सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंडू न देखिजे तोंडो विटाळाचे तुका म्हणी आम्हा एकांताचा वासू ब्रह्मी ब्रह्मरसो सेवू सदा या संसारामध्ये सर्व संकट आणि उपाधी असतात नको त्या उपाधी या संसारात मागं लागतात मात्र आम्ही या कीर्तन भक्तीच्या मार्गाने शुद्ध स्वरूपाला येऊन मिळालो आहोत आता आम्हाला हे सर्व त्रिभुवन शुद्ध स्वरूपाचं होऊन गेले आम्ही त्यामधील अशुद्ध भाव धुवून टाकला आणि सर्व काही सोडून दिला आहे या ब्रह्मस्वरूपामध्ये अखंडपणाने आम्ही निवास करून राहिला आहोत त्यामुळे आमची देहबुद्धी प्रपंचवृत्ती आणि सुखदुःखादी ज्या काही भावना आहेत या भावनारूपी विटाळांचं आम्हाला तोंड सुद्धा दिसत नाही तुकाराम महाराज म्हणतात आमचे वास्तव्य आता एकांतात राहिले असून नेहमी स्वरूपामध्येच आम्ही ब्रह्मरसाचेच सेवन करीत आहे तुम्ही सनकादिक संतो मनविता कृपावंतू एवढा करा उपकारू देवा सांगा नमस्कारू भाकुनी करुणा विनवा वैकुंठ हिचाराणा तुका म्हणी मज आठवा मूळ लव पाठवा अहो सनकाधिक संत हो तुम्ही कृपावंत आहात म्हणून माझ्यावर हा एवढा उपकार करा तुम्ही माझा नमस्कार आणि माझा निरोप देवाला सांगा माझ्यासाठी त्याच्याकडे विनवणी करा विनंती करा आणि करुणापूर्वक शब्दामध्ये त्या वैकुंठीच्या राण्याला माझा निरोप द्या तुकाराम महाराज म्हणतात त्या देवाला असे सांगा की माझी आठवण कर बाबा आणि मला घेऊन जाण्यासाठी ताबडतोब बोलावणे पाठवू हा पुल्या माहिरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला सुख दुःख माझी ऐकिले कानी कळवळा म्हणे करुणेचा करुणी सिद्ध मूळ सावले भातुकी येती दिशे एके न्यावयासी याची पंथी माझे लागलेसे चित्तू वाट पाहे नित्य माहिराची तुका म्हणी आता येतील न्यावया अंगे आपुलिया माय बापू मी आता माझ्या माहेरला जातो या संतांच्या हाती त्या बाजूने मला निरोप आला आहे माझ्या सुखदुःखाची हकीकत माझ्या आईवडिलांनी कानाने जी ऐकली असेल आणि त्यांच्या मनामध्ये करोनेचा कळवळा आला असेल त्यांनी मला बोलावणे पाठवण्याची तयारी वस्त्र खाऊ इत्यादी पाठवून केलेली आहे ते मला नेण्यासाठी येत आहेत असं मला दिसतंय त्यांच्याच मार्गाकडे माझे चित्त एकसारखे लागून राहिलंय मी आता रोज माझ्या माहेरची वाट पाहत आहे तुकाराम महाराज म्हणतात आता मला न्यायला लवकरात लवकर येतील चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम आठवला बाप वायू येईल काय मुळ नेणू उत्कंठित झाले म्हणू तेची खुणो हो, तेथीची तुका म्हणे कामवारी आळस घरी करमेना आज माझ्या सर्व शरीरावर शुभ शकुनाची चिन्हे उमटत आहेत मला आज माझ्या आई वडिलांचे स्मरण झाले आहे त्यांचे बोलावणे बहुधा माझ्याकडे आज येईल असे वाटते माझे मन त्यांच्याविषयी अतिशय उत्कंठित झालेलं आहे आणि हीच त्यांच्या येण्याची खून आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा परिस्थितीमध्ये माझे मन रमत नाही लौकिक कामासंबंधी आळस येतो आणि घरी सुद्धा मला कर्मनास झाला आहे आरुणिया पाहे वाटू कटकटो सोसेना हालियास पुसे मातू तेथे चित्तो लागले दळी कांडी लोकायसे परिमिनसे ते ठाई तुका म्हणे ते पिसे तेथे तैसे असेलू मी मोठ्या उत्सुकतेने माझ्या आईवडिलांची वाट पाहत आहे मला आता ही लौकिक गोष्टींची कटकट सोसवणं झाली माहेरच्या वाटेने जे कुणी येणारे दिसत आहे त्यास मी आई बापांची बातमी विचारीन आणि माझे सर्व चित्त त्या ठिकाणीच गुंतून राहिले आहे त्यांच्याकडेच लागून राहिलं आहे दळण काढण्यासारखे या संसारामध्ये जे काही व्यवहार आहेत ते मी इतर लोकांसारखे करीत असताना सुद्धा माझे चित्त कामात लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात मला माझ्या माहेरच्या माणसांचे वेड लागले आहे आणि त्याला सुद्धा माझेच वेड लागलेले असणार येथील या अनुभवे कळो जीवे हे येतसे दोही ठाई एक जीव माझी किव त्यांगी भूक भुकेची खाऊनी धायू नाही हायो अन्नाची तुकावनी सुक सुख झाली अंतर झाले त्या मला जो काही आता अनुभव येत आहे या अनुभवावरून मला असं वाटतंय की माझ्या आणि माझ्या आईवडिलांच्या ठिकाणी असणारा जीव एकच आहे यामुळेच त्यांच्या चित्तामध्ये माझ्याविषयी कणव निर्माण झाली असली पाहिजे आता भूकच भूकेला खाऊन तृप्त झाली आणि अन्नाविषयी हाव माझ्या मनामध्ये मुळीच शिल्लक राहिलेली नाही तुकाराम महाराज म्हणतात माझे आज अंतकरण फारच तृप्त झाले असून मला फारच सुख झाले आहे पहिलं आली हरी चक्र शोभे करी गरुड येतो फडतकारी नाभी नाभी म्हणे तुरी मुकुट कुंडलांच्या दीप्ती तेजे लोपला गभस्ती मेघ श्याम वर्ण हरी मूर्ती डोळसू साजिरी चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रुळती पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तुका झाला संतुष्ट घर आले वैकुंठ पिटू अरे ज्या भगवंताच्या हातामध्ये शंख चक्र गलापद्म इत्यादी आयुधे शोभून दिसत आहेत तो असा श्रीहरी पलीकडून माझ्याकडे येत आहे त्या श्रीहरीचं जे वाहन गरुड आहे त्याच्या पंखाचा फडत्कार मला ऐकू येत आहे आणि तू घेऊ नकोस घेऊ नकोस असेच जणू तो सांगत आहे त्याच्या मस्तकावरील मुकुटाच्या आणि कानामधील कुंडलांच्या तेजाने आकाशामधील सूर्य सुद्धा निस्तेज झाल्यासारखा वाटतोय या भगवंताचा वर्ण मेघासारखा सावळा आहे आणि याची मूर्ती चांगली साजरी गोजरी सुंदर शोभून दिसत आहे याला चार हात असून याच्या गळ्यामध्ये वैजयंतीची माळ आहे या देवाचा पितांबर झळकत आहे जणू त्यामुळे दही दिशा उजळून गेल्या आहेत तुकाराम महाराज म्हणतात माझ्या घरी आज वैकुंठाचे पीठ आलेले आहे त्यामुळे मी अगदी संतुष्ट होऊन गेलोय शंख चक्र गदा पद्म पहिला पुरुषोत्तम नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया दुरुनी येता दिशे दृष्टी धाके दोषो पळती सृष्टी तुका देखोनी एकला वैकुंठी होनी हरियाला शंख चक्र गदापद्म इत्यादी आयुधानी शोभणारा हा पुरुषोत्तम पलीकडच्या तीरावर आलेला आहे उतरला आहे हे भक्तश्रेष्ठा तू भिवू नकोस तू भिवू नकोस मी तुझ्यासाठी लगबगीने ताबडतोब येत आहे मला तो असाच देव सांगत आहे त्याला दुरून येताना तो मला दिसत असून त्याच्या धाकाने या सृष्टीमधील सर्व दोष पळून जातात तुकाराम महाराज म्हणतात मला एकट्याला पाहून वैकुंठाहून हा भगवंत माझ्यासाठी आलेला आहे पैल दिसतील भारू दिंडी पताका अपारू आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुणा सुख वाटे मना डोळे बाया स्फुरते गुजर नामाचे दळ भारू वैष्णवांचे तुका करीता ठाऊ त्याशी बैसा वयावाऊ त्या पलीकडच्या तीरावर दिंड्या पताका यांचे समुदाय दिसत आहेत आज खरोखर पंढरीचा राणा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्या येण्याच्या खुणा सर्वत्र दिसून येत आहेत तो पंढरीचा राणा या ठिकाणी आल्यामुळे मला केवढं सुख वाटत आहे त्यामुळे माझे डोळे आणि भाऊ स्फुरण पावत आहेत वैष्णवांच्या मेळ्यामधून श्रीहरीच्या नामाचे गजर एकसारखे उठत आहेत घोष निर्माण होत आहेत तुकाराम महाराज म्हणतात त्यांना बसण्यासाठी मी उठून जागा रिकामी करून दिलेली आहे चला रे सामोरे पुढे भेटो विठ्ठल धुरे तुका आनंदला मनी कैसा जातो लोटांगणी फिरावया धनी प्रेम सुखाची आजी पुढे आली कृपावंतू माय बापू साधू संतू तुका आळंगीला बाही ठेविला विठो बाची पायी आपण सर्वजण चला आणि या संतांना आणि विठ्ठलाला सामोरे जाऊया त्या श्रेष्ठ विठ्ठलाला आपण जाऊन भेटू आज मला फार मोठा आनंद झाला आहे आणि माझ्या मनामध्ये आनंदाची भरते आले आहे आज मनाची तृप्ती व्हावी म्हणून मोठ्या प्रेमाने मी त्याला लोटांगण घाली मायबाप असलेले जे साधूसंत कृपावंत आहेत ते पुढे आलेले आहेत तुकाराम महाराज म्हणतात त्या साधुसंतांनी मला आपल्या हाताने कवटाळून आलिंगन दिलेले आहे आणि विठ्ठलाच्या पायावर ठेवलेलं आहे हा हुने हा आजी आले ऋषिकेशी काय करू उपचारू कोप मोडकी जर्जरू कन्या दर पाण्या माझी रांधिल्या घरी मोडकिया बाजा वरी वाकडांच्या शेजा मुखशुद्धी तुळशी दळू तुका म्हणे मी दुर्बळू अरे आज जो त्रिखंडाचा धनी आहे त्रिलोक्याचा जो स्वामी आहे तो भगवान ऋषिकेश माझ्या घरी पाहुणा म्हणून आलेला आहे त्याचा आदर सत्कार मी कसा करू त्याचा पाहुणचार कसा करू कारण माझी झोपडी जुनी झालेली असून ती पूर्णपणे मोडकळीला आली आहे मी पाण्यामध्ये नुसत्या कन्या शिजवल्या आहेत माझ्या घरी त्या विश्वाच्या धन्याला बसायला निरशी आसन सुद्धा द्यायला नाही घरी मोडकी बाज आहे आणि त्यावर फाटक्या वाकडांचं आंथरून कसे तरी टाकलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात मी फारच गरीब आणि दुर्बळ असल्यामुळे त्याच्या मुखशुद्धला केवळ तुळशीचे पानच देऊ शकतो संत केला अंगीकारू असे अभिमान थोरू काही ठेविले चरणी घेती त्याची पुरवणी तुका पायवनी घेऊन या निराळा नसता काही संचित भेटी झाली अवचित देव मिळून या भक्ता तुका केला से सनाथू संतांनी माझा स्वीकार केला असल्यामुळे त्यांना माझा मोठा अभिमान वाटतो त्यांच्या पायावर जे काही ठेवावे ते पुरवून घेतात म्हणजे ते समजून घेतात भोळ बाबडे सुद्धा मानून घेतात मी त्यांच्या पायांचे तीर्थ घेऊन पूर्णपणे निराळा राहिलो आहे माझ्या पूर्व पुण्याईचा विशेष काही साठा नसताना सुद्धा मला त्यांची अकस्मात भेट झाली तुकाराम महाराज म्हणतात देवाने आणि भक्तांनी मिळून मला सनात केला आहे अवघियांच्या आलूमुळे एका वेळी न्यावया शुद्ध व्हावे शुद्ध व्हावे आधी ठावे करीतो जो वरी ते घटिकादुरी आहे उरी तू काळू मंगळाचे वेळे उभे असो शोभे सावध अवघियांचा योग घडे तरी जोडे घेता तुका म्हणे पाही वाटू बहु वाटू करुणी मी तुम्हा सर्वांना बोलावणे करण्यासाठी आलो आहे तुम्हा सर्वांना मला पोहोचवण्यासाठी न्यायला आलो आहे आता तुम्ही सर्वजण तयार व्हा आधीच मी सूचना तुम्हाला दोनदा केली आहे जोपर्यंत जाण्याचा क्षण दूर आहे तोपर्यंतच उरलेला जो काही काळ आहे त्यावेळेत सर्वांनी तयारी करून घ्यावी मंगल कार्याच्या वेळी सावधपणे आणि त्या मंगल कार्याला शोभेल अशा पद्धतीने उभे राहून ती वेळ साधावी अशा वेळी सर्वांची भेट होण्यामुळे फार मोठा आनंद होतो तुकाराम महाराज म्हणतात ज्या क्षणाची मी आज वाट पाहत आहे त्यासाठी मी पुष्कळ प्रयत्न केले खूप प्रयत्नांती हा आजचा क्षण प्राप्त झाला आहे सकळी माझी बोळवण करा परतो निघरा जावे तुम्ही कर्मधर्मे तुम्हा सावे कल्याणू घ्या माझे वचनू आशीर्वाद वाढवणी दिलू एकाची हाती सकळ निश्चिंती झाली तेथे आता मजदानी प्राणेश्वरासवे माझी आभावे अनुसरलो चालू भूईल उशिरू अवघीच स्थिर कराठाई धर्म अर्थ काम झाला एके ठाई मेळविला जी हाता हातू तुका म्हणी आता झाली ह्याची भेटी उरल्या त्या गोष्टी बोलावया तुम्हाला जर यायचे नसेल तर तुम्ही सर्वजण माझी या ठिकाणीच येथेच बोळवण करा आणि तुम्ही परत घरी जा तुम्ही आपल्या तुमच्या कर्मधर्माच्या योगामुळे तुमचे सर्वांचे कल्याण होईल असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे तुम्हीच माझे पालनपोषण केले आणि मला वाढवले आणि आता मला ईश्वराच्या स्वाधीन केल्यामुळे माझ्या मनातील सर्व चिंता नाहीशा झाल्या आहेत मला माझ्या प्राणाच्या धन्याबरोबर जायचे आहे माझा जो प्राणेश्वर आहे त्याच्याबरोबर मी आता जातो मी माझ्या भावनेनेच त्याला अनुसरलो आहे तुम्ही जर आता फार लोभ वाढवाल तर जायला उशीर होईल म्हणूनच तुम्ही तुमचे मन आणि सर्व इंद्रिय आता आपापल्या ठिकाणी स्वस्थ करा आणि शांत राहा ज्यांनी माझ्या हातामध्ये हात दिला त्यांच्या बाबतीमध्ये धर्म अर्थ आणि काम हे तीनही पुरुषार्थ त्यांना एकदमच प्राप्त झाले तुकाराम महाराज म्हणतात माझी हीच आता तुमची शेवटची भेट होय असे तुम्ही समजून घ्यावे यानंतर आमची हकीकत केवळ बोलण्यापुरतीच शिल्लक राहणार आहे केवळ स्मृतीच केवळ आठवणीच शिल्लक राहणार आहेत बोलिलो ते आता पाळावे वचनू ऐशे पुण्य कोण माझी गाठी जातू आता आज्ञा घेऊन या स्वामी कालक्षेप आम्ही करू कोठे न घडी यावरी न धरवे धीरू पिडता राष्ट्रो देखून जगू तुका म्हणे तुम्ही दिसे मोकलिली काय आता आले जीवित वाचे अरे बोलल्याप्रमाणे वचन पाळावं अशा प्रकारचं पुण्य माझ्याजवळ कुठं आहे अहो स्वामी मी आता आपली आज्ञा घेऊन जातो आम्ही कुठे कालक्षेप करू कुठे दिवस कंठू राष्ट्रामधील जे लोक आहेत ती पिडून गेले आहेत आणि फार कष्ट सहन करत आहेत ते पाहून माझ्यातून ते पाहवत नाही बघवत नाही आणि मला त्यामुळं इथं राहावंसं वाटत नाही आम्हाला धीर धरवत नाही तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आता मला सोडलेले दिसते माझ्या जीवितवास धारण करून उपयोग तरी काय म्हणून मी आता तुमच्या बरोबर येतो करावे ते काम उगाच वाढवावा श्रम अवघे कमयू राज्य बोलो चालू नये दुजयाची सत्ता न चलेशी झाली आता आता नाही तुका पुन्हा हरपला लोका आता मला कुठल्याही प्रकारचं लौकिक काम करणं हे उगीच श्रम वाढवण्यासारखं वाटतंय आता सर्व एकमय राज्य झालंय त्यामुळे निराळे बोलणे चालणे काही शिल्लकच राहिलं नाही आता कुणाची दुसऱ्याची सत्ता माझ्यावर चालणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला पुन्हा दिसणार नाही लोकांच्या दृष्टीने तो आता हरवल्यासारखाच आहे त्यांना मी नाहीसा झालो आहे त्यामुळे असून नसून मी सारखाच आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकळा सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तू काळी विठू आम्हासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका आम्ही आता जातो माझ्यावर तुमची कृपा असू द्या हीच मी तुम्हाला शेवटची विनंती करीत आहे तो श्रीहरी मला वैकुंठाला बोलावतोय फार वेळ झाला असून पांडुरंग त्या ठिकाणी तिष्ठत उभा राहिला आहे तुकाराम महाराज म्हणतात हा विठोबा आमच्यावर तो प्रसन्न झालेला आहे आणि एवढे बोलून देहासहित कुडीसहित तुकाराम महाराज गुप्त झाले तुका उतरला तुकी नवल झाले तिही लोकी नित्य करीतो कीर्तन हेची माझे अनुष्ठान तुका बैसला विमानी संत पाहती लोचणी देव भावाचा भुकेला तुका वैकुंठाशी तुकाराम महाराज म्हणतात की मी परब्रह्माच्या तुलनेत पूर्णपणे उतरलो आहे या तिन्ही लोकांमध्ये या गोष्टीचे नवल वाटून राहिले मी नित्य कीर्तन भक्ती करीत आलो आणि हेच माझे अनुष्ठान आहे तुकाराम विमानात बसले असून त्यांचे वैकुंठ कमल संत लोक डोळ्यांनी पाहत आहेत देव भक्तीचा भुकेला असल्यामुळे त्याने तुकाराम महाराजांना वैकुंठाला नेले म हो देखील ऐसे केले या विठ्ठले दुःखासी कृपेची ये सिंहासनी अधिष्ठानी वैसविली वाजतांतून लगे वारा क्षीरसागरा शयनी तुका म्हणी अवघे ठाई मज पायी राखिली या प्रपंचामध्ये जे काही दुःख भरून राहिलं आहे अनेक प्रकारची जी काही दुःख आहेत ती दुःख पुन्हा कधीही दिसणार नाहीत अशा प्रकारचं या विठ्ठलानं करून टाकलेलं आहे याने आपल्या कृपेच्या सिंहासनाच्या अधिष्ठानावर मला नेऊन बसवलेलं आहे क्षीरसागराच्या शयनावर आता त्रासण्याचा किंवा कंटाळण्याचा वाराही लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीने माझे सर्वत्र सर्व ठिकाणी रक्षण केले आणि आपल्या पायाजवळ ठेवलेलं आहे आपल्या पायाजवळ राखलेला आहे वा पर्यंत असो सुखरूप सांगावा निरोप संताशी हा हे आम्हा जाणे निजधामा सवे अशी आम्हा गरुड हा कृपा असो द्यावी मज दिनावरी जात सो माहेरी तुका म्हणे शके पंधराशे एकाहत्तर एकाहत्तरी विरोध नाम संवसरी फाल्गुन वद्य द्वितीया सोमवार वासरी प्रथम प्रहरी तुकोबा गुप्त झाले या ठिकाणापासून काशीपर्यंत मी सुखरूप आहोत असा निरोप सर्व संतांना सांगा आम्हाला आता या मृत्यूलोकातून वैकुंठला जायचे आहे आमच्या बरोबर हा गरुड सुद्धा आहे तुकाराम महाराज म्हणतात माझ्यासारख्या गरिबावर तुमची सर्वांची कृपा असू द्यावी आता मी माझ्या माहेरला जात आहे बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित सार्थश्री ज्ञानेश्वरी सार्थश्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य अंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ऍलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद